श्री दामदेव महाराज कृत हरिपाठाचे अभंग श्री गणेशाय नमहा नामाचा महिमा कोण करी सीमा जपावे श्रीरामा एका भावे न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे पा वक्त्रे नाम अनंत पुण्यराशी घडे जा प्राण्याशी तरीच मुखाशी नाम येत नामा नाम महाजप परम तो देह उत्तम मृत्युलोकी जन्माचे कारण रामनाम पाटी जाई जे वैकुंठी एकी हेळा राम नाम ऐसा जिवे उमटे ठसा तो उद्धरेल आपैसा लोकी दो अक्षरी राम जप हा परमा न लगे तुझ नेम नाना पंथ नामा म्हणे पवित्र चरित्र, उद्धरिते गोत्र पूर्व जयसी विषयांचे कोड का गोड होईल तुझ जोड इंद्रिय बाधा सर्वही लटिके जाण तू बानिके रामाविण न सुटिजे माया जाळ मोहे इंद्रियांचा रोहो परे न धरेचे भावो भजन पंथे नामा म्हणे देवा करे तू लवलाही मयुराचा टाहो घन गर्जना कासवीचे दृष्टी जै ये जे भेटी तै अमृताची सृष्टी घडे त्याशी तैसे हे भजन श्रीरामाचे ध्यान वाचे नारायण अमृतमय धन्य त्याचे कुळ पै सुफळ दिनानिशी पळ रामनाम नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम वाचेसी सुगम राम नाम सदाफळ सुफळ वाचेसी गोपाळ बंदी कळी काळ शास्त्र सांगे ब्रह्मांड नायक ऐसे जे कौतुक तेच नाम एक श्री कृष्ण ऐसे आदियंत पाहता नाही पै सर्वथा परिपूर्ण सरिता अमृताची नामा म्हणे अनंत का संकेत उद्धरिले पतित युगायुगे गोविंद गोपाळ वाचेसी निखळ तो उद्धरे तात्काळ कली माझी नारायण नारायण हे चिपारायण उद्धरले जन इह लोकी तुटती यातना कर्माच्या भावना जड जीव उद्धारणा नाम स्मरा नामा म्हणे राम हा जप परम न लगती नेम नाना कोटी तीर्थ जप राशी जप ऋषी केशी मुखी अहर्निशी राम नाम तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ होईल कृतार्थ राम नामे, होईल साधन तुटेल बंधन वाचे जनार्दन सुफळ सदा नामा म्हणे हरी उच्चार तू करी उद्धरशी निर्धारी इह लोकी पाहता ये परिपाटी आणिक नाही सृष्टी नामे विण दृष्टी न दिसे माझ्या नामची समर्थ नामची मथित शंकरासी हेत रामनामी भरती सर्व काम वाचे रामनाम न लगती ते नेम कर्म जाळ नामा म्हणे उच्चार न करी तू विचार तुटेल येर झार नाना योनी तपाचे हे तप राम हे अमूप करी कारे जप राम रामनामी रामकृष्ण म्हणे वाचे नारायण तुटेल बंधन यमपाश साधेल साधन होती कोटी यज्ञ राम जनार्दन जपे करी नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी म्हणे नरहरी एक्या भावे हाच नेम सारी साधेल तो हरी नाम हे मुरारी अच्युताचे राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे यादव मोहरे राम नाम न लगती कथा नाना विकळता नामची स्मरता राम वाचे। नामा म्हणे राम आमा हा चिनेम नित्य तोष प्रेम जप आमा करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन हेच देखे जगाचा जनक राम कृष्ण एक न करिता विवेक स्मरे राम तुटेल भव जाळ का करीशी पाल्हाळ सर्व माया जाळ इंद्रियात इंद्रिय बाधा नामा म्हणे गोविंद स्मरे तू सावध नव्हे तुझ बाधा नाना विघ्ने मायेची भूचरे रजतम सात्विक राम नाम एक सोडवणे एक राम ची स्नान राम हेची ध्यान नामे घडती यज्ञ कोटी देवा न लगती साधने नाना मंत्र विवेक रामनामी मुख रंगविकारे नामा म्हणे श्रीराम हेची वचन आम्हा नित्यते पौर्णिमा सोळा कळी माझे मी करिता गेले हे दिवस न धरीच विश्वास रामनामी अंती तुझ उद्धरती रामकृष्ण हरी राम रामपंचाक्षरी मंत्रसार का करीशी साठा प्रपंच विस्तार न तुटे येरझार नामे विण नामा म्हणे ऐसे राम नामी पिसे तो उद्धरेल आपैसे इह लोकी नको नको माया सांडी लवलाया पुढील उपाय झोंबे कारे राम नाम म्हणे तुटेल बंधन भावबंध मोचन एक्या नामे स्मरता पतित उद्धरेल यथार्थ नाम हाचे स्वार्थ तया झाला નામ મણે હા જપ કરી તું અમુપ નામે ચૂકે ખેપ એ જની સ્મરણ કરિતા રામ નામ ધ્વનિ ऐकताचे करणी पळती यम नाम पाठ करा रामकृष्ण हरी होतील कामारी रुद्धिसिद्धी साध्यतेची साधी न करी उपाधी जन्मांतरीच्या व्याधी हरती नामे नामा म्हणे सर्व रामहाची भाव नाही आणिक देव रामे विण रामकृष्ण माळा घालिता अढळ तुटेल भव जाळ माया मोह होशील तू साधू न पावती बाधू पूर्ण ब्रह्मानंदू तुष्टेल तुझ जपता राम नाम पुरती सर्व काम आदि नेम साधेल तुझ नामा म्हणे कृतार्थ सर्व मनोरथ न लगती ते अर्थ माया पाश शरीर संपत्ती मायेचे टवाळ वायाची पालाळ मिरवितोशी नामहेची तारी विठ्ठल निर्धारी म्हणे हरी हरी एक वेळा स्मृता नामा वंदिते लयम न लगती नेम मंत्र बाधा नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम राम नाम स्मरे कारे कृष्ण कथा सांग जेणे तुठे पांग न लगे तुझ उद्योग करणे काही समर्थ सोयरा राम हा निदान जने जनार्दने एक ध्यायी नामा म्हणे उच्चार कृष्ण सार तुटेल येर झार भवाब्दीची भवाब्दी तारक रामकृष्ण नाम रोहिणीची माव सकळ दिसे नाम हे चिथोर नाम हे चिथोर वैकुंठी विहा बिढार नामे राम हे निशाणी जपताची अढळ वैकुंठ तात्काळ तया जीवा नामा म्हणे वैकुंठ नामेची जोडेल अंती तुझ पावेल राम एक जळाचा जळबिंदू जळीच तो विरे तैसे हे विधारे पाचा ठाई जीव शिव विचार नाम हे मधुर जिव्हेसी उपचार राम नाम राम नाम तारक शिव क्षडक्षरी तैची वाचा करी अरे मुडा नामा म्हणे ध्यान शिवाचे उत्तम मंत्र हा परम राम नाम करिता हरिकथा नाम सुख राशी उद्धरी जीवाशी एका नामे ते राम नामे जपे तू प्रेम जप हा सुगम सुफळ सदा नामेचे तरले नामेची पावले नाम म्हणता गेले वैकुंठाशी नामा म्हणे एका नामेशी विनटे थे वैकुंठी से पेठे बावले देखा नामा वाचू निकाही दुजे ये थे नाही वेगी लवलाही राम जपा गोविंद गोपाळ सी रसाळ पावशी केवळ पद ध्रुव पल्लाद बळी अंबरिषे प्रबुद्ध नामेची चित्पद पावले देख नामा म्हणे राम वाचे जपा नाम संसार भवभ्रम हरे नामे म्हणता वाचे नाम वंदितया यम काळादिकसमबन्दितया ऐसे नाम श्रेष्ठ सकळासी वरिष्ठ उच्चारिता नीट वैकुंठ गाजे तोहा नाम महिमा वाखाणीत ब्रह्मा न कळे तया उपमा आदि अंती नामा म्हणे पाठे नामाचे निवाटे तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी विष्णु नाम श्रेष्ठ गाती देव ऋषी नाम अहर्निशी गोपाळाचे हरी हरी हरी तुची बा श्री हरी असे चराचरी जनार्दना ब्रह्म हरी आळवी त्रिपुरारी उमे प्रतिकरी उपदेश नामा म्हणे नाम महाजप परम शंकराशी नेम दिन दिशी का करतो क्षीण वाचे नारायण जपता समाधान होईल तुझ रामकृष्ण हरी नारायण गोविंद वाचे सिंहा छंद नामपाठ वंदिल तो यम काळ सर्वदा न पावसी आपदा असत देही नामा म्हणे ओळंग क्षीण झाला संगे प्रपंच वाउगे सांडी परते नामाचे निपाठे जातील वैकुंठे तो पुंडलिक पेठे प्रकट असे विठ्ठल हा मंत्र सांगत से शास्त्र आणिक नाही शस्त्र नामाविण पुराण व्युत्पत्ती न लगती श्रुती मुनी हरिपंथी गेले नामा म्हणे हरी नामेची उद्धरी जन्माची येरझारी हरे नामे सर्गाभूती मजे नमन करी संता नित्यत्या त्या अच्युता स्मरण करी ऐसी भजने विनाट सापडेल वाट रामकृष्ण नीट वैकुंठीची न लगती साधने वायाची बंधन पंथी, जाण मनी गेले नामा म्हणे थोर नामची साधार वैकुंठी बिढार तया भक्ता तू तव परिहरी तो जाणता आहे तो समता सर्वाभूती सर्व ब्रह्म ब्रह्महरी एकची निर्धारी होशी झडकरी तुची अच्युत माधव अमृताच्या पाठे लागताची वाटे वंदीयम नामा म्हणे होशी जिवलग विष्णूचा दासत्या हरीचा आवडता का करीसी सोस मायेचा असोस नव्हे तुझ सौरस नामे विण नामचेची मंत्र नामचेची तंत्र विण पवित्र न होती देखा तिहि लोकी नाही नामे विण सर्वथा अच्युत म्हणता पुण्यकोटी नामा म्हणे ब्रह्म आदि अंति नेम ते विटेवरी सम उभे असे पवित्र परिकर हा उच्चार उद्धरण साचार जगात्सिया गोविंद केशव उच्चारी श्रीराम न लगती नेम अमुप जप ते विठ्ठल रूप पिकले पंढरी नामचराचरी विठ्ठल ऐसे नामा म्हणे विठ्ठल सर्वात सखोल उच्चारिता मोद न लगे तुझ पोषिसी शरीर इंद्रियांची बाधा शेखी ते आपदा करील तुझ नवे तुझे हित विषय पोषता हरी हरी म्हणता उद्धरशी वायाची पालाळ चरित्रु सांगसी परिणाम न म्हणसी अरे मुळा नामा म्हणे हेची पंढरी निधान उच्चारिता जन तरले ऐसे विषय खटपट आचार सांगसी विठ्ठल न म्हणसी अरे मूढा पूर्ण हरी विठ्ठल श्रीहरी अंती हा निर्धारे तारील सत्य न लगे सायास करणे उपवास नामाचा विश्वास ऐशा धरी नामा म्हणे प्रेम धरी सप्रेम विठ्ठल हाची नेम दिन दिशी नवे तुझ हित म्हणता विषय पोषिता हरी हरी म्हणता तरशील माधव श्रीहरी कृष्ण नरहरी वेगी हे उच्चारी लवलाही घडतील यज्ञ पापे भग्न होत प्रपंच सर्वत्र होईल ब्रह्म नामा म्हणे हरिकथा हरिभव व्यथा उद्धरशी सर्वथा भाक माझी उपदेश सुगम आईके रे एक नाम हे सम्यक विठ्ठलाचे जनी जनार्दन भावची संपन्न विठ्ठल उद्धरण कली माझी साधेल निधान पुरेल मनोरथ नामेची कृतार्थ होशी जनी नामा म्हणे नाम घेई तू झडकरी पावशी निर्धारी वैकुंठ पद इति श्री नामदेव हरिपाठ समाप्त